हातात कंदील घेऊन आणि काठी घेऊन बाळा लोहार गायकवाडाच्या घरासमोर आला त्यानं बाहेरनंच कानोसा घेतला पोत्याच्या थप्पीला पाठी लावून चार माणसं बसलेली दिसली आणि त्याचा जीव भांड्यात पडला दबकं दबक तो कसा बसा शिरला आणि लांबनच दाजीबानं विचारलं बाळ्या का अस र का राणी न बोलता बाळा जवळ गेला आणि भुईला मांडी घालून सप्पाई बसला दाजीबा त्याच्या तोंडाकडे बघत राहिला आणि त्यानं मान खाली घातली तसं त्यानं विचारलं का लास माघारी काय घरात चैनच पडणार झाली हो चैन पडणार झाली या धोत्राच्या सुगाण कापाळावरचा घाम पुसत तो म्हणाला म्हटलं तिथं पडायचं ते इथं येऊन पडू बसा आलायच मग काय करू तर आणि घामानं डबडबलायस कायसा बाळा काही बोलला नाही मान खाली घालून घाम पुसत तसाच बसून राहिला थोडकं हसून दाजीबा म्हणाला तू बसायला आलायस खरं मी आता रानात वस्तीवर जाणार की वस्तीवर जाणार तर कोंबडी लागत घरात कशाला बसू तो मान वर करून तोंडाकडे बघत राहिला तसं दाजीबानं विचारलं मग काय करतोस काय करू बसलेले सगळेच लोक त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि हळू आवाजात बाळा बोलला येता येता तानूकडे गेलतो कशाला गेला होतास गेलतो झालं आणि मग काय झालं काय नाही पिऱ्याची चौकशी केली मग काय चार दिवस त्याचा बी काही दुम नाही म्हण लागत करून दाजीबा म्हणाला तिकडं कशाला गेलता सोलतायला सहज गेलतो असं म्हणून त्यानं जीभ ओठावरनं फिरवली थोडा वेळ दाजीबा त्याच्याकडे टक लावून बघत राहिले आणि धीर दिल्यागत करून म्हणाल अरे काय भिवू नका रे बदली पाटील आला होता त्याला काय एवढं भ्यायचं एक आठ पंधरा दिवस राहील आणि जाईल पळून दुसऱ्या एकानं री ओढली वय कुठला आलाय टिकायला ते झालं खरं असं म्हणून बाळा सांगू लागला चार लोकांनी डोसकं उठवलंय हो काहीतरी भरवून द्या लागल्यात काय भरवून द्या लागल्यात आत्ता काय म्हणा आमचं मरण आलंय होय का असं म्हणून दाजीबानं विचारलं कोणच्या जोशानं पंचांगणात पंचांगणात बघून सांगितले रे बाळा हादरल्यागत गप्प बसला बाकीची माणसंही त्याच्या तोंडाकडे बघत गप्प राहिली दाजीबा खवळ्यागत बोलला अरे ह्यांच्या बायली मी ह्या लोकांनी काय खूळ उठवलंय हे का होलीवर घालायला लागल्यात त्याच आवाजात एकजण म्हणाला लोकासनी काय गा काय घाबरू नको बाळ्या कोण येणार आहे ते येऊ द्या आम्ही हाय नव निस्तरणार ते झालं खरं मग कशाचा घोर पडलाय रान नांगरल्याला कुळवाल्या कुळवाल्याला आर फुकट जाईल किंवा हो आता ख्यास मारून दाजीबा म्हणाला आईला हे लई भित्र्या मनाचं दिसतंय असं सतरा तेच काय विचारतोस मग अशी आलास तेव्हा सांगितलं होतं नव्ह तुला सांगितलं होतं खरं आणि खरं आणि खोटं काय कपाळाला एक आडवा हात लावून तो म्हणाला लोकच बोलल्यात तसं त्याला काय करायचं मुंग्याने उचलून धरल्या का झालंय बघा आणि तेच का तुझं बाळ्या मग राणाचं कसं काय व्हायचं म्हणता अरे म्हणता काय रान सोडायचं नाही सोडायचं नाही देवाचा देव जरी आला इथं तरी आपण रानात निघायचं नाही ते झालं खरं पर पर काय धर पोचना झालाय की दाजीबा सोडका हसून म्हणाला बाळक्या असं कर काय करू अरे एक काम कर सांगा जरा माळ्यावरची तंबाखू रे बाळ्या एवढा अडाणी कसा र अरे जा वर म्हणजे दिसती तिथं बघ जरा कोणाड्यात बाळा उठला आणि आत गेला तसा दाजीबा म्हणाला अंधारात जरा जपून जिना चढ र हा जपून चढतो असं म्हणून तो सावका जिना चढून बेतानं वर गेला थेट माडीवर गेला आणि काहीतरी गडगडल्यागत धाड धाड धाड खाली आला पळतच बाहेर आला दम लागून त्याची छाती वर खाली होऊ लागली उघडलेलं तोंड त्याला झाकायलाही ना झालं दाजीबानं हसून विचारलं अरे बाळ्या बाळ्या काय झालं र थोडा वेळ गेला आणि बाळा म्हणाला काय हो कोणतरी वर दिसल्यागत भास झाला भास झाला होय की कसला भास झाला काय दिसलं एक उघडा बंब माणूस दिसला बघा असा समोर उभा राहिला म्या गपकन डोळ्यात झाकून घेतलं हम्म असं म्हणून तो हसू लागला आणि बाळू म्हणाला हसतासा काय खरंच की आणखी एक वर हसून दाजीबा म्हणाला मग खोटं कोण म्हणताय बाळा एडबडल्या तोंडाकडे बघत राहिला आणि दाजीबा त्याच्या कानाला लागून मला पिरे आहे वर तुला वाईस धीर यावा म्हणून वर झाडलं रे मी तर तू भिवून गाबागाब आलास खरं म्हणतास हा कुठं बोलू नको आता भ्याचं काय कारण आहे का माझं बाबा हातपायच गळलं आता मग तुला काय म्हणायचं जा तंबाखू घेऊन ये जा चुळबुळ करून बाळा म्हणाला मी नाही बाबा मी नाही बाबा जा मग काकणं घालून घरात बस जा तर तसं नव्ह तसं कसं असंच आणखी थोडा वेळ बोलणं झालं आणि मग घोंगड्याची घोळ अंगावर घेऊन दाजीबा उठला कोपऱ्यात ठेवला भाला हातात घेत म्हणाला तुझ्या नादी लागण्यात काय अर्थ नाही बाकीचीही माणसं उठली आणि तसा बाळाही उठला आणि आज दाजीबाकडे बघून म्हणाला वस्तीवर निघाला होय होय वस्तीवर निघालोय असं म्हणून तो बाहेर पडला ती माणसंही उठून गेली आणि चालता चालता वळून दाजीबानं विचारलं बाळ्या कुठं रे बाळा गप्प उभा राहिला आणि दाजीबानं पुन्हा विचारलं कुठवर घालवत येतोस रे झाकी घरला येतो की वस्तीवर वस्तीवर येतोस घरला जात नाहीस नाही जात घरला का र का नाही असं म्हणून त्यानं मान खाली घातली आणि पुढं बघून चालता चालता दाजीबा स्वतःशीच फुटफुटला बायली शोकाय वनवा माग लागला म्हणायचा दाजीबा चालू लागला आणि त्याची पाठ धरून बाळाही पाय उचलू लागला गावचे हेडमास्तर चुपचाप बसून होते भिंतीला पाठ टेकून उगीच विचार करीत होते आणि पाच सात लोक पोथी ऐकायला आल्यागत त्यांच्यापुढे मांडी घालून बसले होते आतल्या अंगाला जवळ बसल्या मास्तरीनबाई पेंगळून गेल्या होत्या मांडीवर पोरं घेऊन त्यांचे पाय उघडून गेले होते बसल्या बसल्या चौकडीतनं वाकून त्या बाहेर बघत होत्या वर मान करून जांभई देत होत्या मंडळी उठायचं काही लक्षण दिसत नव्हतं त्या ताटकाळून गेल्या आणि हात लांब करून त्याने एक घोंगडं पसरलं त्यावेळेस जुनं पानं लुगडं टाकलं आणि बेतानं पुढं सरकून मांडीवर झोपलं पोर खाली ठेवलं मांडीवरचा भार हलका करून त्याही त्याही तिथंच कलंडल्या पण पेंग आलेल्या मास्तरनबाईंचा डोळा काही लागेना झाला कान बाहेर देऊन त्या गप्प पडून राहिल्या भिंतीला टेकून बसलेले मास्तरीही एक जांभई देऊन म्हणाले बरं आता का बसायचं जावा पडा जावा ते झालं खरं पडायचं आहेच की पर हे काय काय म्हणायचं आता काय म्हणायचं आणि काय नवी विटी नवराज्य येथील ते दिवस बघत राहायचं एक जण म्हणाला काय आता गावात मजा राहिली नाही बघा खुळ्या कशाची मजा आणि काय बळी तो कानपिळी अशातली गत झाली या दुसऱ्या एकानं पुष्टी दिली होय मुंगी लागत गरीब चिरडायचंच की ह्यात आणखी एकानं भाष्य केलं कशाला गरीब चिरडतोय गरीब लई माजुरी झालाय बघा तो बाळ्याला हवार तोंडावरची माशी उठत होती का त्याच्या कसा घुसलाय पाटला पाटलाच्या रानात घुसू द्या घुसू द्या का आता घडलं अद्दल त्याच त्यासनी बी पुन्हा एक जांभई देऊन मास्तर म्हणाले हे नसती चांभार चौकशी आपल्याला काय करायची आपण कुणाच्या ना अद्यात ना मध्यात उद्याला काय घडल काय सांगता येतंय ते बी खरंच म्हणा काय महादेव कुरणे खरं का खोट गळ्यात माळ घातलेला महादेव कुरणे मान हलवून म्हणला ते बी खरंच की मग जावा का बसलाय डोक्याचा पटका सावरत महादेव कुरणे उठला आणि बाकीच्या मंडळीकडे बघून म्हणाला चला भाऊ भजनाला उगाच बोलत बसण्यापरास टाळ कुठू चला मंडळी अशी निघून गेली आणि मघाशी करंडलेल्या मास्तरीनबाई उठून बसल्या एका हाताचा कोपर गुडघ्यावर टेकत म्हणाल्या झाकलं का दार झाकलं की काय कुणाजवळ बोलत जाऊ नका उठ हातरून टाक मी कशाला काय बोलू अंतरून करता करता त्या म्हणाल्या कुणाला असा थारास द्यायचा नाही माणसाचा भरोसा राहिला नाही मी कशाला थरा देऊ कशाला मग बसला होता बोलत अंतरुणावर पाठ टेकवता टेकवता मास्तर मारले आता लोक बसायला येतात त्याला मी तरी काय करू मानेखाली उशीर घेऊ उशी घेऊन मास्तर विचार करीत पडले आणि मास्तरीन बाई म्हणाल्या उद्यापासून असं करा कसं जेवण झालं की आपलं गुमान शाळेत जाऊन बसत चला कुणाची कलागत नको आपल्यात त्यात कसली आली आहे कलागत म्हणा असं म्हणू नका वेळ काय सांगून येत नसती लोकस बसायला येतील आणि उद्या काहीतरी एकाचं दोन करून सांगतील नाही ते होऊन बसल काय होतय काय होतय असं विचारून त्या गुरकावून बोलल्या अहो असं का करता कुणीतरी काहीतरी लावालावी करतील आणि मास्तरांनी शिकवलं म्हणून तुमच्यावर कुकमांड येईल उद्यापासून मी आपला शाळेचा जात्रा जाईन अंगावर पांघरून ओढून मास्तर गप्प पडून राहिले आणि दिवा विजून मास्तरीन बाईही झोपल्या पडल्या पडल्या मास्तर विचार करीत राहिले आपण दिवसभर कोणाजवळ काय काय बोललो याची मनात उजळणी करू लागले कोण कोण भेटलं कोण कोण आलं काय काय झालं ते ह्या अंगावर झाले आणि बाई म्हणाल्या झोप नाही लागली हम्म आता आणि कसला विचार करता कुस बदलून मास्तर त्या अंगावरचे ह्या अंगावर झाले आणि अंधारात तोंडाकडे बघत म्हणाले लखू कुलकर्णी एक अकारण आपल्या घरात येतो त्याचं काय झालं काय नाही खरं मास्तर एवढं बोलून गप्पा राहिल्या आणि धसका लागल्या मास्तरीन बाई उठून बसल्या आताच गप्प बसून राहिल्या का उठलीस हळू आजो त्याने विचारलं वय दोन तीनदा काय लिहून दिलं त्याला तुम्ही तो एक अर्ज होता त्याची काय एवढी भीती नाही अहो पर आपण का लिहून द्यायचा झोप आता पांघरून अंगावर घेऊन मास्तरीन बाई पडून राहिल्या आणि बजाव लागत बोलल्या आता एवढं करा निदानला काय लिहून दिलंय म्हणून तरी कुणाजवळ सांगू नका तर दौंडी देतच गावात नाही फिरायला लागलाय लागलोय का नाही तसं नवं सांगितलं आपलं असं म्हणून त्या गप्प पडून राहिल्या आणि का आपण अर्ज लिहून दिला ही एक नवी चिंता मास्तरांच्या मनात सुरू झाली त्यांची झोपच उडाली